आहे गोड बाबासाहेबांची ओढ करतो त्यांना मनापासून अभिवादन दिले भारताला संविधान केले त्यांनी असे महान काम माणसाला माणूस पण दिले माझ्या भीमाने केली क्रांती आमच्या हक्कासाठी रात्रंदिवस अभ्यास करून त्यांनी आम्हाला घडविले लोक सुटापुटात राहतात सन्माने जगतात आज त्यांच्या पुण्याईमुळे घाबरायचे आमच्या रक्तात नाही कारण आमचा बाप बापाचा बाप होता किती मनुवादी शक्तिशाली असले तरी त्यांना एक होता माझा भीमराय होता साऱ्या दलितांचा राजा माझा भीमराय होता शिक्षणाचा पेला पाजला माझ्या भीमाने आता नाही आम्हाला कुणाची भीती आम्ही आहो सारे आंबेडकर वादी जय भीम ही विचारधारा करूया क्रांती सारे मेरे भीमराज जब चलते थे देखने वाले जलते थे मेरे भीमराज ने पूरे देश को सजाया इंसानियत का उनको हक दिलाया जय भीम शब्द थे कितना प्यारा सुनकर हर इंसान जागा और करने लगा क्रांतिकारी नारा जय भीम जय भीम बोलने लगे आज जय भीम जय भीम बाबा तुम्हारा नाम रहे देश भर बाबा तुमने हमारी जिंदगी बदल दी अंधेरे में थे हम तुमने उजाड़े में लाया बहुत धमका प्यारा मार्ग दिखाया तूफानों से बाबा ने कर दी नाव किनारे हम जी रहे शान से कहने लगे लोग सारे नीला आसमान नीली मेरी शान जय Bhim my pitches through my blood is blue बाबा तुम्ही होता म्हणून आज आम्ही आहो वाघ मी भीमाचा आता नाही भीत कुणाला सोडा गांधीगिरी आणि दाखवा भीमीगिरी बायको निळा झेंडा कपाळाला निळा टिका प्रत्येक मुलगा बोलतो आज गली गली मध्ये काय काय आता नीट ऐक भावा एक साहेब बाबासाहेब नाही दुसरे कोणी नेते झाले तुमच्या पाठी सारे आऊ गुणी दिनाचा नात तो भीमराव धनी जळणारे जळतात हे म्हणून म्हणी ज्याला जळायचं त्याला जळू द्या बाबासाहेबांची ही जयंती पुऱ्या भारताला आणि ह्या विश्वाला आज कळू द्या You made her the time.